वसे मेरू मंदार हे सृष्टी लिळा शशी सूर्य तारांगणे मेघमाळा चिरंजीव गेले जनीदास दोन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी रामचंद्रांनी आपले दोन भक्त हनुमंत आणि विभीषण यांना चिरंजीव केले आहे जोवर पृथ्वी तलावर मेरू मंदार हे पर्वतराज स्थिरपणाने टिकून आहेत आणि जोवर आकाशामध्ये चंद्र सूर्य महानक्षत्रे आणि जलवर्षात करणाऱ्या मेघांचा समुदाय अस्तित्वात आहे म्हणजे एकूण या सर्व सृष्टीचे व्यापार जोवर होत राहणार आहेत तोवर विभीषण आणि मारुती रामभक्ती करीत राहणार आहेत चिरंजीव शब्दातील चिरपदाने एवढा कल्पनातीत दीर्घकाळ अपेक्षित आहे आणि हा केवळ आशीर्वाद नाही तर आपल्या इकडे पूर्वी शेत गावे इत्यादी गोष्टी दान दिल्या जात असत आणि त्या ताम्रपटावर मोठ्या गौरवाने अमक्या अमक्या राजांनी अमुक अमुक व्यक्तीला ही भूमी यावत चंद्र दिवा करून दान दिली आहे असा उल्लेख असे दान देणाऱ्याचे राज्य आणि दान देणाऱ्याचं वंशही शे दोनशे वर्षापलीकडे कधी टिकला नाही अशी ताम्रपत्रे सापडतात ती उत्खननामध्ये आणि त्यामुळे इतिहासात एखाद्या ओळीची भर पडते या पलीकडे रावतचंद्र दिवाकरला अर्थ नसतो पण विभीषणाने आणि मारुतीने दोघांनीही आपल्या जीवावर उदार होऊन रामचंद्राची सेवा केली आणि रामचंद्रांनी त्यांना खरोखरीच चिरंजीव पद दिले अधिकारी उपासकांना त्यांचे साक्षात दर्शन अद्याप होते अशा भाविकांचा विश्वास आहे सृष्टीच्या समान निसर्गरूप गुंडाळून आपल्या भक्तावर अशी अलौकिक कृपा करणारा रामचंद्र माझी उपेक्षा करणार नाही असा विश्वास प्रत्येकाने बाळगावा या हेतूने समर्थ सांगत आहेत उपेक्षा कदा रामरूपी असेना जीवा मानवा तो वसेना श्री बहर वाहेन बोले पुराणे नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मी माझ्या भक्ताचा सर्व प्रकारचा भार वाहीन असे आश्वासन रामचंद्रांनी दिले आहे असा उल्लेख पुराणात आहे योगक्षेमे वहाय्य असे भगवंताचे गीतेतील वचन प्रसिद्धच आहे आणि त्यामुळे भक्तांची उपेक्षा होईल ही शक्यताच रामचंद्राच्या ठिकाणी संभवत नाही पण माणसाला भरोसा वाटत नाही हे मात्र खरे मी परमेश्वर मानतो ईश्वरावर माझा विश्वास आहे असे मनुष्य तोंडाने किती म्हणत असला तरी तो विश्वास त्याच्या वर्तनात दिसावयास पाहिजे तसा दिसत नाही परमेश्वराच्या अंतकरणात कृपा आहे प्रेम आहे जिवाळा आहे उपेक्षा मुळीच नाही पण तो सर्वज्ञ आहे न्यायी आहे त्यामुळेच मागितले तरी काय द्यावे किती द्यावे केव्हा द्यावे आणि कोणाला द्यावे कसे द्यावे हा विचार वात्सल्यापुटीत ईश्वराला करावा लागतो वत्सल कुटुंबातही याची उदाहरणे आपण पाहतोच ना घरात बनव बनवलेले पदार्थ आईने मुलासाठीच केलेले असतात पण मुलांना तो भरोसा नसतो आई देते तेव्हा थोडे देते आताच देणार नाही म्हणून सांगते कित्येक वेळा डबा उचलून लपवून सुद्धा ठेवते हे सर्व ती मुलाच्या हितासाठीच करीत असते अज्ञानी बालक मात्र मागितलेले मिळाले नाही की रडून गोंधळ करतात मग कित्येक वेळा आई त्यांना मारते सुद्धा पण या सर्व वेळी ती वत्सल मातृज्ञ परमेश्वराचेही असेच आहे माणसाला अज्ञानामुळे तो भरोसा येत नाही मग त्याची निष्ठा चंचल होते विश्वास डळमळतो तो आपल्या खुळ्या कल्पनेप्रमाणे श्रद्धेसाठी निरनिराळे आधार शोधतो स्वतःला पटणारे पत्ते सांगेपर्यंत निरनिराळे वैद्याला मी आता काय करू म्हणून विचारणारे रोगी मला माहीत आहेत चिकित्सकावर विश्वास नसल्याचेच हे लक्षण आहे परमार्थ मार्गामध्ये संशयात्मा विनाशात हा दंडक आहे माणसे उनी ठरतात ती श्रद्धेच्या स्थिरतेत आणि प्रयत्नाच्या सातत्यात एरवी सगळे उदंड असते ईश्वरावर खरोखर श्रद्धा असली तर माणसाला प्रपंचाची काळजी वाटली नसती आपले कसे होणार असे भय पडले नसते पण भाविक मनविणारे देवधर्म करणारे पूजापाठ न चुकू देणारे माणसेही आपत्तीत शोकाकुल दिन कासावीस करणारे अशी आढळतात विश्वास असतो पण तो कसाला उतरत नाही समर्थ म्हणतात अरे मी तुझा भार घेतला आहे भक्ताचे उत्तरदायित्व माझ्यावर आहे असे भगवंताचे आश्वासन आहे आणि त्याला व्यासासारख्या थोर महात्म्याचे साक्ष आहे रामचंद्र आपल्या भक्तांची उपेक्षा करीत नाहीत असा विश्वास निश्चयाने बाळक संशयात पडू नकोस असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा अनन्या संरक्षितसे चाप पाणी उपेक्षी कदा रामदासाभिमानी मनोबोधातील सर्व श्लोक मार्गदर्शक आहेत चांगले आहेत पण हा श्लोक फार महत्वाचा आहे समर्थ वर्मावर बोट ठेवून मर्माचे विचार सांगत आहेत आतापर्यंत जणू प्राथमिक स्वरूपाचे परमार्थ मार्गाविषयी आकर्षण निर्माण करील असे भाषण समर्थ करीत होते पण आता त्यांनी अगदी गाव्याला हात घातला आहे जे सत्य ते मोकळेपणाने स्पष्ट केले आहे समर्थ या श्लोकामध्ये जो सिद्धांत सांगत आहेत तो यथार्थ आहे पण न रुचणारा आहे आमचे चांगले व्हावे ते लवकर व्हावे अशी अपेक्षा सर्वच बाळगतात व तशी प्रार्थनाही करतात समर्थ म्हणतात तुमचे चांगले निश्चित होईल पण केव्हा तर तुम्ही चांगले व्हाल तेव्हा ही मोठी पंचायत आहे आम्ही तोंडाने म्हणत असलो तरी आमची अपेक्षा अशी असते की आम्ही कसेही असू कसेही वागू परमेश्वराने मात्र आमच्यावर कृपाच केली पाहिजे तसे न घडल्यास आम्ही परमेश्वरावर रागवणार पूजापाठ सोडून देणार किंवा ईश्वर म्हणून कोणी नाही आतापर्यंत उगेच फसलो असे मानणार माणसाने एक लक्षात ठेवले पाहिजे आपण करतो ते देवधर्म पूजापाठ व्रते साधने आपल्या स्वतःसाठी असतात स्वतःच्या देहाच्या मनाच्या कार्यक्षमतेसाठी इच्छांच्या संयमासाठी वा मुक्ततेसाठी या साधनांचा उपयोग व्हायचा असतो ईश्वरावर उपकार होण्यासाठी या गोष्टी करावयाच्या नसतात ईश्वराचे त्या वाचून काहीही अडत नाही ईश्वर दयाळू आहे हे निश्चित पण तितकाच तो न्यायी आहे हेही विसरून चालणार नाही तो सर्व शक्तिमान आहे तसाच सर्वज्ञही आहे ईश्वर वरच्या रागाने आपण साधने सोडली तर त्यात आपलीच हानी आहे आम्ही नास्तिक झालो तर त्यात आमचेच कल्याण आहे यासाठी समर्थांनी शास्त्रकारांनी संतांनी ईश्वर केव्हा कोणावर प्रसन्न होतो ते निश्चयाने सांगितले आहे थये यथा मा प्रपंतेने तास्तैतैव भजायहम अशी ईश्वराचीच प्रतिज्ञा आहे भावेन देवा हा भाव तैसा देव असा शास्त्रांचा सिद्धांतच आहे इतकेच नव्हे तर भावतेची देव असेही म्हटले जाते वीज कार्यक्षम असली तरी आपली तार जर ढिली पडली असेल तर दिवा लागणार नाही पंखा फिरणार नाही यंत्र चालणार नाही ईश्वरी प्रसादाचे तसेच होते म्हणून समर्थ म्हणतात तुमच्या अंतकरणातील भाव जसा असेल तसा ईश्वर तुमच्याशी होईल तुम्ही तोंडाने काय म्हणता हे महत्वाचे नाही आदरणीय सोनू मामा दांडेकर एक उदाहरण सांगत असत देवाला जाणारा एक ग्रस्त बिडी पीत जायचा आणि मूर्ती पुढे आला की बिडीचा हात पाठीमागे करून नमस्कार करायचा या वर्तनाला ईश्वराविषयीचा आदरभाव म्हणता येईल का याच्या उलट एक उर्दू कवी आहे एक दारुडा दारू वाटणाऱ्या साखीला म्हणतो मी आता मशिदीत आलो असलो म्हणून काय झाले इथेही मला दारू दे नाहीतर दारू पिण्यासाठी जिथे ईश्वर नाही अशी जागा दाखव आता ही ईश्वराच्या व्यापकतेवरची श्रद्धा म्हणायची काय अशा माणसाला दारू मागितली की गोमूत्र पाजले पाहिजे आणि सांगितले पाहिजे की ईश्वर सर्वत्र असल्याने तो जसा दारूच तसा गोमूत्रही आहे म्हणून दोन्ही एकच पी गोमूत्र अशी व्यापकता मानणे मात्र चालणार नाही भाव कसा शुद्ध नसतो हे यावरून लक्षात येईल आपली जितकी जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे व तितका देव आपल्याला जवळ असतो नुसत्या भाषणाने आणि विचाराने कार्य होत नसतात त्या सर्व ठिकाणी भाव हा महत्वाचा आहे लाटा वेगवेगळ्या आकाराच्या लहान मोठ्या कशाही असल्या तरी पाणी एकरूपच असते शुद्ध सात्विक निष्ठावंत भाव हे गंगाजल आहे बाह्य साधना उपचार उपासना या तरंगासारख्या आहेत भावाने माणसाचे घडण घडते बाह्योपचार हे दांभिकही असू शकतात देवाचे काही करावेसे वाटते यामागे पुष्कळदा एक प्रकारची मनोरंजनाची करमणुकीची भावना असते वेळ घालविण्याचे ते एक पर्यायी साधनही असू शकते त्यात कधी गतानुगतिकता असे असते कधी भय असते कधी व्यापारी वृत्ती असते अकारण मंदकरण श्रेय या न्यायाने ते स्वागतार्ह मानले तरी परमार्थाच्या मूलभूत उद्देशाच्या दृष्टीने तेवढे पुरेसे होत नाही खऱ्या महत्वाचे व उपयुक्त ठरत नाही हेही प्रामाणिक साधकाने लक्षात ठेवलेच पाहिजे कधीही कीर्तनाला न येणारे एक सद्ग्रस्त एकदा कीर्तनाला उपस्थित होते पूर्वीचा परिचय असल्याने कीर्तनकाराला आश्चर्य वाटले त्याने विचारले अहो तुम्ही इकडे कसे ग्रहस्थ म्हणाला चित्रपट पाहायला म्हणून गेलो होतो तर काय पण काळी तिकीटही मिळाली नाहीत तेव्हा म्हटले चला कीर्तनाला जाऊ वाटेवरच होते म्हणून आलो कीर्तन श्रवणामागची ही भावना स्पृहनीय नाही ज्या भावनेने मनुष्य माथेरान नैनिताल उटकमंड या निसर्गरम्य ठिकाणी जातो त्याच भावनेने जर बद्री केदार बद्रीनारायण गंगोत्री पंढरपूर व्यंकटेशगिरी रामेश्वर या तीर्थक्षेत्रीही गेला तर त्याचा लाभ काय आणि किती पत्ते खेळणे आणि पूजा करणे हे एकाच हेतूने करून कसे चालेल दुचाकीवरून जाणारा मनुष्य जसा स्वतःचा तोल सांभाळतो तसा प्रपंचामध्ये परमार्थ सांभाळला पाहिजे परमार्थामध्ये अनन्य भाव लागतो म्हणतात तो हाच दुचाकीवरून जाताना मनुष्य पायडल मारण्या व्यतिरिक्त किंवा मुठीचे दांडे नियंत्रित करून दिशा ठरविण्याव्यतिरिक्त काही करीतच नाही असे नाही पण ते सर्व इतर करणे तोल राखण्यात व्यत्यय येणार नाही इतक्या बेतानेच केले जाते आपण जणू संसार सांभाळण्यासाठी परमार्थ करीत असतो आणि तोंडाने मात्र अन्यथा शरण नसते तमेव शरणम मम हा मंत्र गोकीत असतो आता तस्मातू कारण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वरे हा अनुभव आला नाही तर तो दोष कोणाचा परमार्थही आपण देवाणघेवीने करतो एक व्यापार या भावनेने करतो नवसाच्या रूपाने केला जाणारा देवधर्म बहुधा याच प्रकारचा असतो रोग बोरा होण्यासाठी रोग चिकित्सक आणि औषधे यावर होणारा खर्च आणि नवस पेढीसाठी केलेली वृत्ती यांचा हिशोब तपासावा म्हणजे मला काय म्हणायचे आहे हेही लक्षात येईल पोथी वाचण्याचे आणि स्तोत्र म्हणण्याचे नवस्त्र याहीपेक्षा स्वस्तातले आहेत पोथी वाचली स्तोत्र म्हटले की हा सुटला ही काही अनन्यता नाही हेही लागते पण ती फारच प्राथमिक अवस्था आहे यातही काही मंत्रशास्त्र आहे आणि तंत्रमंत्राचीही काही फळे आहेत पण हा परमार्थ नाही आणि त्यात माणसाची उन्नतीही नाही फलश्रुती लक्षात घेऊन देवधर्म करणे ही परमार्थाची फारच प्राथमिक अवस्था आहे त्याला शिक्षण क्षेत्रातले शिशुवर्गाची उपमा दिली पाहिजे यासाठी साधकांनी जपले पाहिजे ते भावाला निष्ठेला त्या त्यागाला आणि सातत्याला रामचंद्रांनी विभीषणावर व मारुतीवर कृपा केली दोघेही रामाचे भक्त त्यांची सातत्या ही सातत्यताही सामान्य नव्हे पण परमार्थिक दृष्ट्या जे मारुतीला मिळाले ते विभीषणाला मिळाले नाही असे सांगतात की लंकेहून परत आल्यानंतर भगवान रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी लंकेवर विजय मिळविण्यासाठी ज्यांचे ज्यांचे सहाय्य घडले त्या सर्वांना पारितोषिके वाटण्यात आली कोणाला महावस्त्र दिले कोणाला मुकुट दिले कोणाला रत्नहार दिले कोणाला रथासारखी वाहने दिली सुमीज बिभीषण अंगद नल नील जांबुवंत यांच्यासारख्यांचे विशेष सत्कार झाले काही दिले नाही ते केवळ दिला ते सीतेच्या लक्षात आले आणि ती म्हणाली हे हो काय ज्यांनी अगदी किरकोळ कामे केली व केल्यासारखे दाखविले त्यांनाही तुम्ही आठवणीने पारितोषिके दिलीत आणि ज्याने सगळ्यात जास्त कष्ट घेतले त्या मारुतीला मात्र अगदी विसरल्यात काय म्हणावे आता रामचंद्र गंभीरपणे शांतच राहिले सीतेने पुन्हा विचारल्यावर भारावलेल्या शब्दाने म्हणाले सीते मारुतीने खरेच माझ्याकरिता फार केले पण त्यांच्या ऋणातून मोकळे होण्याकरता त्याला देण्यासारखे माझ्याजवळ काही नाही सीता म्हणाली मी देते माझ्या आईने मला ज्यातील एक एक रत्न पृथ्वी मोलाचे आहे असा रत्नहार दिला आहे तो देतो मारुतीला ठीक आहे तुझी इच्छा दे सीतेने मारुतीला हाक मारली व त्याचा गौरव करून पारितोषिक म्हणून रत्नहार दिला तो रत्नहार घेऊन मारुतीने समोरच्या उद्यानातील एका वृक्षावर उडी मारली आणि मोठ्या कुतूहलाने तो रत्नहार व त्यातील रत्ने उलटी सुलटी करून निरखून पाहिली आणि अपेक्षाभंग झाल्यासारखी मुद्रा करून हारातून एक एक रत्न तोडून काढले दाताखाली दाबून त्याचे तुकडे केले ते तुकडे हातावर घेऊन निरखून तुच्छतेने फेकून दिले सीतेला या कृतीचा फार राग आला ती भरसभेत मारुतीला टाकून बोलली तेव्हा मारुती राय नम्रपणाने म्हणाले मातृश्री मला रत्नहाराचे भूषण नाही सुंदर दिसणारा आणि बहुमोल मानल्या जाणारा या रत्नामध्ये राम नाही मग काय उपयोग त्याचा मला म्हणून फोडून पाहिले निश्चित करून घेतली व टाकून दिली सर्वांना हा अडाणीपणाच वाटला सीता रागावलेलीच होती ती म्हणाली रत्नात राम उडकतोस तुझ्यात तरी आहे का तेव्हा मारुतीने आपले विशाल वक्षस्थल आपल्या हाताच्या तीस नखांनी फाडले सर्व सर्व आश्चर्यचकित होऊन पाहती तो मारुतीरायाच्या रदट सिंहासनावर भगवान रामचंद्राची श्यामसुंदर मूर्ती विराजमान होती ते दृश्य पाहिले आणि विभीषण खिन्न झाले त्यांना वाटले माझा सन्मान झाला मला पारितोषिके मिळाली राज्य माझ्या स्वाधीन करून मला तिथला अधिपती बनविले पण रामचंद्रांनी मारुतीला जे दिले तसे काही मला दिले नाही त्यांनी आपलेही तळमळ वशिष्ठांच्या पुढे व्यक्त केली तेव्हा वशिष्ठ म्हणाले विभीषणा रामचंद्रांना शरण येताना तू म्हणालास त्यक्का दाराक्ष पुत्रांच शरण गत रामचंद्रांनी तुझी शरणागती याच मापाने मोजली जसा भाव तसा देव शरणागतीतही वासनांचा अंश सूक्ष्मपणाने राहिलेला असतो राहू शकतो खऱ्या अनन्यतेला तूही सोसत नाही ज्या अपराधाकरिता रेणुकेला जमदग्नीने शिरच्छेदाची शिक्षा ठोठवली त्या अपराधाचे स्वरूप तरी काय होते आपण त्या अपराधाला अपराध म्हणणे पाप म्हणणे हेही घोर पातक ठरेल इतका तो अपराध अगदी नगण्य होता रेणुकेला वाटले तसे वाटणे हे सज्जन माणसाच्या दृष्टीनेही अगदी स्वाभाविक होते तरी जमदग्नीने तिला क्षमा केली नाही आणि रेणुकेनेही ती मागितली नाही तिने शिक्षा संतोषाने स्वीकारली म्हणून ती जगदंबा ठरली देवता म्हणून वंदनीय झाली आमच्या संवेदना वासनांच्या संघर्षामध्ये बोथट होऊन गेलेल्या असतात त्यांनाही सूक्ष्मता जाणून घेण्याचे सामर्थ्य चोरले नसते पण भगवंत आलिप्त आहे साक्षी आहे तटस्थ आहे त्यामुळे त्यांची संवेदना फार तीक्ष्ण आहे सूक्ष्म ती सूक्ष्म भेदही त्यांच्या लक्षात येतो काही माणसे भोजन चतुर शब्द चतुर असतात असे म्हणतात भगवंत तसे भावचतुर आहेत त्यामुळे कसोटीला शतप्रतिशत उतरणारी अनन्यता असल्या वाचून अपेक्षित कृपा कशी प्राप्त होणार धंद्यात मुरलेला सावकार दागिना कितीही सुंदर असला तरी डाग लावलेल्या लाख सोन्याला बावनकशी सोन्याची मूल्ये कधी देतो काय आपण आपल्या सोयीकरता योगक्षेम मेम ही भगवंताची प्रतिज्ञा लक्षात ठेवतो हा श्लोकाचा चौथा चरण आहे पहिल्या तीन चरणात कोणाचा योगक्षेम वाहतो त्याचे वर्णन आहे जो ईश्वराचे अनन्य भावाने चिंतन करतो सर्व प्रकाराने सेवा करतो आणि ज्याचे अंतःकरण ईश्वर राक्षी निरंतर संलग्न असते त्याचा योगक्षेम ईश्वर वाहतो असे गीता सांगते या तीन चरणातल्या कसोटीला कोणी उतरतो का श्री एकनाथ महाराजांनी सद्गुरूची सेवा करीत असताना गुरुग्रही राहून निष्ठेने सर्व प्रकारची सेवा केली गुरुकडून केली जाणारी उपेक्षा आणि गुरुच्या तापटपणाचे आघात दीर्घकाळ सोसले पहिची एक चूक झाली होती तर ती सुधारण्यासाठी रात्रभर जागरण केले तेव्हा गुरुची कृपा झाली आपण कसे वागतो याचा आपण कधी विचार करतो काय गुरुने क्षमाशीलच असली पाहिजे असा आग्रह आपण सोयी करता धरीत असतो आणि आम्ही मात्र जाऊ द्या की गेले केले हे काय थोडे आहे आम्ही पुष्कळ करतो एवढ्या तेवढ्याने काय बिघडते आम्ही आपली सामान्य माणसं आम्ही कोठे ज्ञानेश्वर तुकाराम लागून गेलो असे बोलून माणूस स्वतःच्या व दुसऱ्यालाही फसवीत असतो परमार्थात राजकारणी पुरुषाचे सत्य चालत नाही आणि व्यवहारात सत्य काय ते स्पष्टपणे बोलता येत नाही बोलल्यास ऐकणाऱ्याला ते वाईट लागते त्यामुळे कटुता येते संबंध दुरावतात तुटतात सुद्धा ज्यांच्याविषयी आदर बाळगून पायावर डोके ठेवून नमस्कार करतात त्यांचेही स्पष्ट बोलणे रुचत नाही हा मनुष्य सांगतो आहे तेव्हा स्वतः सुधारले पाहिजे असे वाटत नाही आले मोठे सांगणारे असेच वाटते त्या बोलण्याला स्वार्थी हेतू सुद्धा चिकटवले जातात कीर्तन प्रवचनात सामान्यपणे बोलताना जितके स्पष्ट बोलता येते तितके प्रत्यक्ष व्यवहारात वैयक्तिक संबंधात बोलता येत नाही पण ही भीड बाळगण्याचे समर्थांना काही कारण नाही ते स्पष्टपणे सांगतात की जसा ज्याचा भाव तसा त्याचा देव तुम्ही अनन्य झालात की परमेश्वर तुमचे रक्षण करतोच करतो रक्षण झाले नाही तर अनन्यता साधली नाही असे निश्चितच समजायचे माणसाच्या अंतःकरणावर अनेक प्रकारच्या वासना संस्काराची फुटे असतात कधी काम असतो कधी क्रोध असतो कधी मत्सर असतो कधी मंद असतो आणि त्यामुळे अनन्यता साधत नाही इच्छा असूनही साधत नाही साधना करावी लागते ती त्यासाठी समर्थांनी दोनशे पाच श्लोकातून तोच मार्ग अनेक प्रकारांनी पटवून दिला आहे सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहिजे सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी परमेश्वराचे स्वरूप हे भक्ताकरिता सगुण साकार होत असले तरी वस्तुत ते सर्व व्यापक आहे मया ततमिद सर्व जगत व्यक्तमूर्तींना असे गीता सांगते ते या दृष्टीनेच आणि प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयातही वास करतो असे शास्त्र सांगते तेव्हा भगवा भक्तावर आलेले संकट ईश्वराला आधी कळावे लागते आणि ते नाहीसे करण्याकरता तो दुरून कुठून तरी धावून येतो असे समजणे हे अज्ञानाचे लक्षण आहे ईश्वर जवळच आहे तर मग संकट येतातच का आणि आली तरी तो लगेच नष्ट होत कशी नाहीत असा प्रश्न सहश्रद्ध म्हणविणारे माणसेही विचारतात समर्थ त्यांना या श्लोकात उत्तर देत आहेत समर्थ म्हणतात परमेश्वर सर्व व्यापक असल्याने तो सदा सर्वदा प्रत्येक माणसाच्या जवळ आहेच आणि तो जे देतो ते काही तरी क्षुद्र वा सामान्य असे नसते ज्यात दुःखाचा लवलेशही नाही अशा निरतिशय सुखाने भरलेला जो मोक्ष केवळ आनंद हेच ज्याचे स्वरूप आहे असा मोक्ष भगवान भक्तांना देत असतो आणि असा बहुमोल ठेवा सांभाळण्याची पात्रता आहे की नाही हे पाहण्यासाठी देव साधकाची परीक्षा पाहत असतो या परीक्षा पाहण्यालाच आपण संकट समजतो आणि म्हणून त्याला आपण कंटाळतो उन्हाळ विद्यार्थ्याला जसे परीक्षा हे संकट वाटते आणि मग त्याचे डोके दुखू लागते तसे आपले होते परीक्षकाला आपण दुष्ट समजतो आणि म्हणून आपली भाषा उत्तीर्ण झालो आणि अनुत्तीर्ण केले अशी असते आपणच स्थानकावर उशिरा गेलो असे म्हणत नाही गाडी चुकली असे म्हणतो दोष आपल्याला नाही परिस्थितीचा आहे असे मानणे आपल्या सोयीचे असते खरा निष्ठावंत साधक हा संकटाचे संकटाने कधी डगमगत नाही तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी अशी अशिष्ट तुकाराम महाराजाप्रमाणे किंवा विपदा सलुनहा शलतू अशी माता कुंतीप्रमाणे आपणाला विचित्र वाटणारी मागणी त्याची असते प्रगती केव्हा होते कशी होते एखादा हत्ती वाटणारी वस्तू किंवा विद्या कशी मिळते हे आपण जर नीट लक्षात घेतले तर कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे या वचनाची यथार्थता समजेल पोहायला शिकविणारा शिक्षक आणि लेकराला चालायला शिकविणारी आई यांना कोणी दुष्ट कठोर आणि विशेष लावेल काय शिक्षक नको नको म्हणत असताना पाण्यात खेचतो आधाराचा हात अचानक नकळत काढून घेतो त्यावेळी नाकातोंडात पाणी जाऊन जीव घाबरा होतो आणि मनुष्य घाबरला की नाकातोंडाला हात घाटकून पाणी जाते आणि असे झाल्याशिवाय पोहायला कधी येत नाही पडल्याशिवाय कोणत्याही मुलाला कधीच चालता आले नाही कित्येक वेळा पडल्यामुळे रडू येईल इतकेही लागते काही मुले पडू या कल्पनेने आधीच रडतात आणि तर समोर उभी असलेली आई शहाणी आई त्या पडण्या रडण्याची अगदी उपेक्षा करते असत उभी राहते याला आईच्या मुलाचे प्रेम नाही असे म्हणतात म्हणणार का दुचाकीवर बसायला शिकवायचे म्हणजे हातपाय खरवटून घेण्याची श्रद्धता ठेवावीच लागते कधी कधी गुडघे फुटतात डोक्याला खोकही पडते शस्त्राचा शस्त्रपणा त्याच तीच धारेत आहे आणि धार लावण्याकरता सहानेवर घासून घ्यावे लागते हिमालयातील तीर्थयात्रेचा आनंद मिळवायचा म्हणजे थंडी सोसावी लागते विलक्षण चढ उताराच्या रस्त्याने पायात गोळे येईपर्यंत आणि गुडघे ठणके पर्यंत चालावेच लागते यातील प्रत्येक गोष्ट ही कष्ट देणारीच आहे हे संकट म्हणून त्याची भीती बाळगली तर प्रगतीला मुकावे लागेल कष्टाशिवाय शरीराची कार्यक्षमता वाढत नाही आणि कष्ट कधीही सुखकावह नसतात म्हणून संकटामध्ये उपेक्षा होते असे वाटले तरी कृपाळू परमेश्वर हिताकरिता तसे करीत असतो हे साधकाचे साधकाने लक्षात ठेवले पाहिजे धैर्य वृत्ती निष्ठा तितिक्षा या गुणाची परमार्थासाठी नितांत आवश्यकता आहे आणि या गुणांची कसोटी संकटाविना प्रतिकूल परिस्थितीविना लागत नाही स्वस्ते कोबा न पंडित अशी स्थिती सगळ्यांचीच असते पण त्याचा काही उपयोग नाही आईला जसे मुलाचे भित्रेपण दुबळेपण सहन होत नाही तसे परमेश्वरालाही सहन होत नाही आणि म्हणून प्रारव्यादी कारणांनी जेव्हा साधकाभोवती प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते तेव्हा शिक्षणाची ही संधी प्राप्त झाली आहे या भावनेने तो साधकाच्या सहाय्यताला लगेच धावत नाही भावनांना उत्कर उत्कटता आपत्तीत जशी येते तशी सर्व अनुकूल असताना येत नाही आपत्ती ही काही वेगळी स्थिती आहे असे मानले तर मग यचकिंचितही जगातून सर्व दृष्टते सुचेतू पिया तत् सर्व व्यान नारायण स्थित हे उपनिष्ठाक्य व्यर्थ होईल माणसाची श्रद्धा किती पोकळ असते स्वार्थी असते याची उदाहरणे पुष्कळ वेळा दिसून येतात संकट आले म्हणजे आमचे सुख देवाला पाहावेले नाही असे लोक बोलतात जणू काही याच्या सुखाचा देवाला मत्सर वाटला आहे कारखानदाराचे वैभव पाहून कारकुनाने जळफळावे अशी का देवाची स्थिती असते तो षडगुणे अर्ध अधर्म संपन्न आहे लक्ष्मीपती आहे सच्चिदानंद स्वरूप आहे त्याला कोणाचा हेवा वाटण्याचे कारणच काय माणूस हे कुकल्पना करतो तेव्हा देवाचे काही बिघडत नाही पण यावरून माणसाची पातळी कोणती हे समजते खरे म्हणजे साधकाने प्रत्येक आपत्ती हा एक नवा धडा आहे असे मानले पाहिजे त्यामुळे क्वचित शरीराला थोडे कष्ट होतील पण त्यामुळे मनाची प्रसन्नता आणि बुद्धीची विवेकशक्ती चढती वाढती राहील आणि तसे राहण्यात फार आनंद आहे थोडेसे मनाच्या विरुद्ध घडले की माणसे क्षुब्ध होतात त्यांचे डोके गरगरते अंग थरकापते काही सुचत नाही कुठे लक्ष लागत नाही संताप अनावर होतो हे असे काय कामाचे कोणत्याही परिस्थितीत मन शांत राहिले बुद्धी स्थिर राहिली तरच बाहेर पडण्याचा मार्ग दिसूही शकतो व त्या वाटेने जाताही येते मनशांती टिकणे हे परमेश्वराच्या दृढ श्रद्धेचे फळ आहे सुधामदेव म्हणतात नियती घेऊन दुःखे भारी कष्ट विण्यामध्ये येते दारी परी टाकेते श्वास हाताशी बघून मला तव पद कमलाशी सुदामदेवाची ही जी भावना आहे ती साधण्याचा अभ्यास साधकाने केला पाहिजे संकटाच्या वेळी धीर सुटून देता कामाने आपण तूप तेल पाणी साठविण्यासाठी भांडे घेत ते फुटके नाही असे निश्चयाने पाहतो फुटक्या भांड्यात भरलेले पदार्थ गळून वाया जातात मोक्षासारखे असामान्य आनंद वैभव ज्यास धोक्याचे आहे त्याचे अंतःकरण ते धारण करण्यास पात्र नको का तिजोरी विश्वासू माणसाच्या हातात सोपवायची असते चोराच्या नाही महत्वाची कामे वेंदळ्या माणसावर सोपवली की कार्यान्यास झालात शहाणी माणसे ते करीत नाहीत ती आधी परीक्षा पाहतात परमेश्वर तसेच करतो ज्या अंतकरणामध्ये परमार्थ साठवायचा आहे त्या अंतकरणाला अहंकार काम क्रोध मत्सर यांची छिद्रे असता कामा नयेत परमार्थ ही वस्तू फार सूक्ष्म आहे नको त्या विकाराचे बारकाईसेही छिद्र परमार्थाला साठू देत नाही छिद्रे बुजविण्यासाठी भाडे तापवावे लागते ठोकावे लागते त्यात डाग द्यावे लागतात किंवा रोगण हे भरावे लागते व्रते पूजा पाठ हे डाग ते वा रोंगण भरण्यासारखे आहे डाग देण्यासाठी सुद्धा पुन्हा तापवावे लागते सकटे संकटे आपत्ती प्रतिकूल परिस्थिती हे तापविणे ठोके मारणे यांच्यासारखे आहे तेव्हा साधकाने दुरळ श्रद्धा ठेवावी विश्वास ठेवावा परमेश्वर भक्तवत्सल आहे कृपाळू आहे सर्व व्यापक असल्याने सदा सर्वदा पाठीशी उभाच आहे अशा निश्चयाने वागावे आपत्तीमध्ये सहाय्य लाभले तर ती परमेश्वराची कृपाच समजावी नच लाभले तर ती आपली कठोर परीक्षा घेतली जात आहे यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले पाहिजे म्हणजे चांगले पद मिळविण्यासाठी आपण पात्र ठरू या निष्ठेने विवेकाने जागाचे धैर्याने वागावे योग्य ते प्रयत्न न कंटाळता न खचता करीत राहावे साधकाने खरोखरीच अहर्निश ज्याचा जप करीत राहावा असा हा श्लोक आहे